घातलेला त्याला कळत नाही हा बोलण्याचा विनोद नव्हे किती दिलंय त्यानं केव्हा तरी आठवावं ना त्याला हार्टचं ऑपरेशन करणाऱ्याला आपण थँक्स म्हणतो बायपास करणाऱ्याला किंवा काय एनजीओ प्लास्टिक करणाऱ्याला थँक्स म्हणतो असं हार्ट सत्तर ऐंशी वर्ष चालवणाऱ्याला कधीतरी थँक्स म्हटलं का हो मनापासून केव्हा तरी बर नाही म्हटलं तो रागावला का हो एक मिनिट दिवसभरातला असा ठरवून घ्या केव्हा तरी अमुकच वेळा असं नाही केव्हा तरी फक्त भगवंता करताच असावा हात जोडावेत हात जोडणं ही पुन्हा कवायतच आहे हो. पूर्ण तरीगा अर्जुना ऐसे करी या आठा प्रहारा माझारी मोटके निमिष भरी देत जाय डोळ्याची पापणी मिटून उघडते एवढा वेळ फक्त त्याची आठवण करा किती देणार आहे तो आणि एक वेळ अशी येईल श्रोते हो हे साधनाची सुरुवात आहे एक वेळ अशी येईल असा एकही मिनिट जाणार नाही की त्यावेळेला आपण भगवंताची आठवण करणार नाही सुरुवातीला तुम्ही आठवण करा जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती सुरुवातीला आपण आठवण करूया कबीर असे आठवण करायचे तुलसीदास असे आठवण करायचे आणि नंतर श्रीराम जय राम जय अखंड नाम विचारला प्रश्न एखाद्यानं एकानं तुल तुलसीदासाना एकानं प्रश्न विचारला का हो तुमच्या हातात माळ नाही उपर्ण उडवताना दिसत नाही तुम्ही जपाची मजा मजा चाललेली असते शेंगदाणे ठेवतात समोर मोजायला दहाच एक शेंगदाणा खाऊनच टाकले मुडवर तुमचं पुटपुटताना काही तुम्ही दिसत नाही नुसते शांत शून्यामध्ये नजर लावून बसलाय असं वाटतं शून्यात नजर का लावली हो ते म्हणले खरं सांगू का शून्याच्या तो पलीकडाय आहे म्हणून जय जय रघुवीर समर्थ ओठन हाले माला न फिरे ओठन हाले जिव्हा न कहे राम मुख न कहे राम राम हमारा जप करे हम बैठे आराम अशी एक वेळ येते कुणाला सांगू नका आमचा जप चालूच असतो अजिबात सांगू नका असं खोटं एक तर करायचं नाही जे पण खोटं बोलल्याचं पाप करायचं असं करू नका मी करतो जप आपण नाही असं नाही गोंदवलेकर महाराजांच्या छातीला म्हणे स्टेथेस्कोप लावला कुणी त्या डॉक्टरनी आणि त्यांना म्हणे ऐकू आलं श्रीराम जय राम जय जय राम ताप आला होता महाराजांना महाराज म्हणा महाराजांना तो डॉक्टर म्हणाला जरा महाराज नाम थांबवा मला तपासू दे महाराज म्हणले मी घेत असतो तर थांबवलं असतं असा जर एखादा अधिकारी डॉक्टर आपल्याला भेटला आणि आपल्या छातीला त्यानं जर स्टेथेस्कोप लावला तर त्याला सुद्धा अष्टाक्षरी मंत्र ऐकू आल्याशिवाय राहणार नाही काय करू कसं करू काय करू कस करू काय करू कस करू म्हणून हे चरण लक्षात ठेवण्यासारखे आहे जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती आईसी देई मती पांडुरंगा एक दृष्टांत ठेवतो आणि पूर्वरंग आटोपण्याकडे वळतो शेवटचं चरण एक राहिलंय पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा दोन वाक्यात त्याचा अर्थ ठेवणार आहे प्रेम कशाला म्हणायचं आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून तर कीर्तनाला आलोय आपण प्रेम नाही का ऐक पण प्रेम कशाला म्हणतात नारद भक्ती सूत्रातलं पहिलं सूत्र आहे अथा तो भक्ती व्याख्या श्यामा असा संकल्प केला आणि प्रेमाची किंवा भक्तीची व्याख्या करताना सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अशी व्याख्या केली देवर्षी नारदांनी परमप्रेम जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती यामध्ये नामदेव महाराजांना ही भक्ती ही प्रीती अभिप्रेत आहे उदाहरण ठेवतो सामान्य प्रेम आणि परमप्रेम उदाहरण भयंकर उकडत आहे अशा वेळेला पंखा चालू आहे बरं वाटतं बघा पंख्यावरती आपलं प्रेम आहे पंख्याच्या वाऱ्यावरती आपलं प्रेम आहे पंखा बंद झाला की अस्वस्थ काय कधी संपणार कीर्तन पंख्याच्या वाऱ्यावर आपलं प्रेम आहे पंखा चालू झाला की आता चालू दे कीर्तन पंखा बंद झाला की वाईट वाटतं पंखा चालू झाला की उकाडा कमी होतो त्यामुळं बरं वाटतं असं पंख्याच्या वाऱ्यावर आपलं प्रेम आहे पण पंखा बंद झाला तर जी काही तळमळ होते ती आपण सहन करतो नाक दाबून धरलं तर नाक तोंड दाबून धरलं काय यातलं चालेल हो पंखा बंद झालेला चालेल का नाक काय चालेल त्या वाऱ्यावर आपलं साधं प्रेम आहे आणि आपल्या श्वासोश्वासावर म्हणजे आपल्या या देहामध्ये राहण्यावर म्हणजे जगण्यावर आपलं जास्त प्रेम आहे याला म्हणतात त्याच्या तुलनेनं परमप्रेम पण असा देह जर विषय सुख द्यायला कुचकामी ठरला एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये देह सापडला अत्यंत वेदना होतात तर तो जीव तो देह सोडून जातो म्हणजे त्यापेक्षा त्याचं कशावर तरी प्रेम आहे आणि ते प्रेम जर कशावर असेल तर ते त्याचं प्रेम स्वतःवर आहे म्हणजे आत्म्यावर आहे असं प्रेम एखाद्या सगुण परमात्म्यावर करा कारण देहबुद्धीमध्ये आपण असलेलो मन प्राण आणि इंद्रियांचा प्रभाव फार आपल्यावरती आहे म्हणून एखादं सगुण रूप निवडा देवी दत्त राम कृष्ण स्वामी कुठलंही एक सगुण रूप वन ऑफ देम काहीतरी एक निवडा फार बदल नको त्यात सुद्धा ते फार फाटे फुटतात फार बदल नको त्यात एक काहीतरी वन ऑफ देम एक निवडा आणि त्याच्यावर असं प्रेम करा की त्याच्याकरता देह टाकायला सुद्धा मागं पुढं बघू नका आणि मग बघा ते साक्षात परब्रह्मतत्व ईश्वर होतं तो ईश्वर मायेचा आधार घेऊन आपण ज्या भावामध्ये त्याला आळवतो तो श्रीधर स्वामी होतो तो समर्थ होतो तो रामकृष्ण होतो आणि आपलं कल्याण करायला आपल्याला उपदेश द्यायला सद्गुरू होतो आणि त्याची पूजा करण्याचा दिवस म्हणजे आजचा श्री गुरुपौर्णिमा आणि लक्षात घेऊ गुरुपौर्णिमेला गुरुच्या पायावरती पाचशे रुपयाची नोट ठेवली अभिषेक केला आणि सॅल्यूट मारला की तो खुश होत नाही तो ज्या करता आहे ते आत्मज्ञान आपण करून घेतलं की त्याला सगळ्यात जास्त आनंद होतो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला आणि म्हणून शेवटी सांगतात नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती ऐसी दे संगती पांडुरंगा हे विश्व ज्यातून निर्माण झालं असताना सुद्धा हे विश्व ज्यामध्ये असतं आणि विश्वाचा विनाश झाल्यानंतर सुद्धा ज्या तत्वाला बाध येत नाही असं अबाधित राहणारं असं जे आनंद तत्व आहे म्हणजे ब्रह्मतत्व आहे म्हणजे आत्मा आहे हे सर्वत्र बघण्याची म्हणजे अनुभवण्याची कुवत माझ्यामध्ये येईल अशाच लोकांची मला संगती दे सत्संगती याकरता मागितली आहे जेवायला चांगलं मिळतं म्हणून नव्हे तर सत्संगतीत माणसं येतात ना डोक्याचा गोटा करतात आणि सांगतात सुद्धा सिरमुंडाने के तीन गुण महाराज झालो एकदा ना की तीन गोष्टी प्राप्त होतात सिरमुंडाने के तीन गुण सिरकी मिटे खाज खाने को अच्छा मिलेन लोक कहे महाराज सत्संगतीत काय यायचं मी विनोद नाही करत आहे मी अजून गंभीर सांगतोय विनोद मूळ विषयाचं गांभीर्य वाढत वाढवत असतो हे लक्षात ठेवू नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती भूती अवघड आहे साधन असा आत्मा सर्वत्र दिसतो म्हणजे काय दिसत हो दृष्टांत ठेवतो आणि थांबतो मातीचा घट रोजच म्हणले बुवा घट आणि माती आलीच पाहिजे काय काल पण आणली परवा पण आणली एक साप तरी सोडता आमच्यामध्ये रज्जू सर्प नाही तर मातीचं एकदा एखाद वेळेस सोनं पिणं पण बोलत जा बरं सोनं चल सोन्याची अंगठी सोन्याचा बिलवर सोन्याचं मंगळसूत्र सोन्याचा चप्पल हार काय म्हणता चप्पल हार ना सॉरी हा ह्या सगळ्या वस्तू समोर दिसल्या याचे नाव काय आहे तो अंगठी बिलवर चपलहार काय अजून मंगलसूत्र पौची काय म्हणता बघा अशा शंभर वस्तू समोर ठेवल्या त्याला नावं का द्यावी लागली हो त्याला नावं द्यायचं कारण त्यांचा आकार भिन्न भिन्न आहे आता हे सगळं जाळलं बुवा काय हे कल्पनेत आहे होय हे सगळं जाळलं आणि त्याचं बिस्किट केलं किंवा त्याचा गोळा केला आता काय म्हणाल त्याला आकार आहे म्हणून परत त्याला गोळा म्हणालच पण हे सगळंच्या सगळं सोनं आहे मग मला सांगा हे असं न जाळता पाहिल्यावरती हे सुवर्ण आहे आकार भिन्न भिन्न आहेत म्हणून त्याची नावं भिन्न भिन्न आहेत पण हे सुवर्ण आहे हे कळायला ते जाळायलाच पाहिजे काय नाही ना जाळायची गरज आणि म्हणून लक्षात घेऊ सुवर्ण पाहतो त्याला सुवर्णकार म्हणतात आणि आकार पाहून भुलतं त्याला गिराईक म्हणतात त्यात सुद्धा समजायला अवघड नाही गोष्ट सुवर्णाची किंमत जास्त आहे का कर्णावळीची किंमत जास्त आहे हो कर्णावळीची किंमत पाचशे रुपये पाच हजार रुपयाचं सोनं आहे इतकी कमी किंमत कर्णावळीला आहे आता सोन्यावरून विश्वाकडे बघा विश्वामध्ये पाचच भूत आहेत आकाश वायू अग्नी आप आणि पृथ्वी आपल्या देहामध्ये पण आहेत हे सगळं परमेश्वराचंच झालंय असं आपण परवा पाहिले निरूपण कथमिदन जातम कोवा करता सविद्यते उपादान किमस्तीह याचा विचार आपण परवा तेरवा दोन दिवस केलेला आहे आत्ता कळो अथवा न कळो इथं सोनं स्पष्ट आहे त्यामुळे त्यातलं सोनं आपण बघू शकतो पण या आकाश तत्वातलं आणि उरलेल्या चार भूतातलं ब्रह्मतत्व आपली बुद्धी जाणू शकत नाही याचं कारण या पंचमहाभूतातलंच प्रोडक्शन बुद्धी आहे सोन्याला नाही कळत मी सोनं आहे लक्षात घ्या सोनं बघण्याकरता जसा वेगळा कुणीतरी लागतो थोडं कठोर आहे तसं ब्रह्मतत्व बघण्याकरता ब्रह्मापेक्षा कोणीतरी वेगळा लागतो आणि ज्या अर्थी ब्रह्म दिसत नाही त्या अर्थी वेगळं काहीच नाही आपण तेच आहोत पंचमहाभूतांचा बुद्धीला वेगवेगळा अनुभव येतोय हा बुद्धीचा मोह आहे हा दोष बुद्धीचा आहे म्हणजे माझा आहे मीच आहे या बुद्धीमध्ये मी आहे हा मी ज्या वेळेला बुद्धीच्या पाठीमाग असणाऱ्या चैतन्यामध्ये विरून जातो माऊलींची ओवी आहे तयाचा अहम विश्रामे आत्मरूपी त्या क्षणाला आत्मज्ञान होतं आणि आत्मज्ञान झालं हे सांगायला वेगळा कोणी उरत नाही कारण ज्याला ज्ञान होतं त्यानं त्या तत्वामध्ये स्वतःला डिझॉल्व करून टाकलेलं असतं समर्थांची ओवी आहे मनाचा श्लोक आहे म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कासी तर्की असा कोण आहे जनी मी पड़े पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे राहवेना जय जय रघुवीर बुवा पुन्हा कीर्तनाला येऊ नका तुम्ही सगळं बिघडून जातो आमचा प्रपंच जय जय हे आमच्या शिवथरगडीत एक तरुणांचा वर्ग झाला शेवटी तरुण मुलं काही बोलायला उभी राहिली एक तरुण मुलगी म्हणली इथं आले नसते तर बरं झालं असतं मस्त कॉलेजमध्ये लोक स्तुती करत तुझे डोळे चांगले तुझे कान चांगले तुझे केस चांगले तुझं आमकं चांगलं आहे ते बरं वाटत होतं म्हणले आणि हे सगळं खोटं आहे हे ऐकायला इथं फुकट आले म्हणले मी मी म्हणलं प्रामाणिक आहे मुलगी काही हरकत नाही विनोद सोडून द्या बोलण्याचा मुद्दा हे चिंतन झाल्याशिवाय परमेश्वराशी एकरूपत्व येणार नाही हे चिंतन विवेकानं केलं तर त्याला ज्ञानमार्ग म्हणतात आणि हे चिंतन भगवंताच्या प्रेमानं केलं तर त्याला भक्तिमार्ग म्हणतात पण याच प्रक्रियेतून आपण भगवंतापर्यंत जातो आणि नामदेव महाराज सांगतात असं चिंतन माझ्याकडून घडवणारी संगती मला दे नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती ऐसी देई मती पांडुरंग ऐसी देई संगती पांडुरंगा श्रोते हो आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरु म्हणजे मोठा लघुच्या विरुद्ध शब्द गुरु त्या मोठ्याला म्हणजे सगळ्यात मोठं काय आहे आपल्याला आकाश तत्वाचा अनुभव येऊ शकतो सगळ्यात महान आकाश पण आकाश सुद्धा अनुभवाला येणारा हा आकाशापेक्षा मोठा आहे आणि तो मी आहे तो कोण आहे तर मी प्रत्येकाचा आपलं चैतन्य आहे म्हणून त्या चैतन्य स्वरूपाला सर्वार्थानं शरण जाण्याचा दिवस आजचा आहे पण अवघड आहे सगुणामध्ये रमलेल्या या विश्वामध्ये रमलेल्या जीवाला याकरता एखादी सगुण भक्ती लागते म्हणून श्री गुरु सांगतात तू नाम घे तू पूजा कर तू तीर्थयात्रा कर तू अमुक कर हे सांगायचं एकमेव कारण ती बुद्धीला सूक्ष्मता यायला अनेक दिवस लागतात आणि त्यानंतर मात्र कृपा झाल्याखेरीज राहत नाही मग भगवंत कृपा कशी करतो हे मी आपल्याला आख्यानामध्ये सांगतो पूर्वरंग या ठिकाणीच थांबवतो जय जय रघुवीर समर्थ आ, आ, आ, मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थ मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा विवेक ऐसा दे विवेक पांडुर सर्वथा जाऊ राधा ही बावरी हरीची ऐसा दे विवेक पांडुरंगा ऐसा दे विवेक पांडुरंगा मनुष्य जन्माचे करावे साथ मनुष्य जन्माचे करावे ऐसा दे विवेक पांडुरंगा मनुष्य जन्माचे करावे सार्थ करावे सार्थ करावे सार्थ दीम तानो उदतन तेरे ना दीम तानो उदतन तेरे दीम तानो उदतन तेरे ना दीम तानो उदतन तेरे दीम तानो उदतन तेरे दीम तानो उदतन तेरे ததாரே தாரே தாய் ததாரே தாரே தாய் தோம் திர் திர் தோம் திர் திர் திக்லாம் தோம் திர் திர் திர் தீம் தானோ உததன தேரே தீம் தானோ உததன தேரே தீம் தானோ நாதிர் திர் திர் தும் திர் திர் திர் திர் திர் திர் திர் திர் திர் தானி நாதிர் திர் திர் தும் திர் திர் திர் திர் திர் திர் திர் திர் திர் தானி நாதிர் திர் தும் திர் திர் திர் திர் திர் திர் திர் திர் தானி நாதிர் திர் திர் தும் திர் திர் திர் तनन तनन तन तनन तनन तन तनन दिक्लाम तुम धा धा धा धा धा ತನದೆರೆ ದೀಂ ತಾನು ದೀಂ ತಾನು ದೀಂ ತಾನು ಉದತನದೆರೆ ನಾ ಹಾ